डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील तेविसावा अध्याय आता मी वाचणार आहे या तेविसाव्या अध्यायाचं नाव आहे मत्सरासुर तपोवर्णनम नाम ओम श्री गणेशाय नमहा दक्ष प्रजापती मुद्गला म्हणत धन्य तू योगीराज भक्त माझ्या महद्भाग्ये संप्राप्त संप्राप्त दर्शन भक्त राजेंद्रा तुझे आठ अवतार गणराजाचे ख्यात ते विस्तारे सांगा मजप्रत महामुने दैत्यांचा इतिहास समस्त भागासह सांगा ऐसे महादैत्य पूर्वी न ऐकिले कुठेही म्हणून विस्मित झाले मन माझे आसुसले कथा तयांची ऐकावया मुद्गल म्हणती सांगेन कथा ती पापविनाशी पाप पापनाशिनी महान तुझ्या भावभक्तीने मनो प्रभावित मन झा मम झाले गणनाथा गणनाथ प्रमोदिनी कथा सांगेन गणनाथ प्रमोदिनी कथा सांगेन प्रथम ऐक चरित्र गहन वक्रतुंडांचे पुण्यपावन मत्सरासूर जात जिंकिला ज्या दिनी इंद्रासी प्राप्त इंद्रपद जाहले सर्वश्रेष्ठ त्या दिवशी महोत्सव करीत प्रतिवर्षी महामुने एकता अमरावतीत देवेंद्र मग्न उत्सवात मंगलासनी विराजित सर्वजण त्यास पूजिती देवगंधर्व अप्सरा नाग यक्ष राक्षस उरग स्कंद नंदी महाभाग पार्वतीसह शंकरही सर्व भूतगणही आले लक्ष्मी सहित विष्णू विराजले वि, विश्वक्सेन गणे आगमन केले वेद सहित प्रजापती भानू सर्व ग्रहांसहित अग्नि धर्मराज वरुण येत कुबेर आदित्य मनु येत वसुरुद्र विद्याधर साध्य देव विश्वदेव अश्विनी कुमार शेषनागादी सर्व बहुत जमले करण्या महोत्सव शतक्रतूच्या दरबारी तेथ कथा चालल्या नाना आनंदविती सर्वांच्या मना मुनी भाव भासयुक्त पुरातना गोष्टी तेव्हा सांगती अप्सरा नृत्य करती गंधर्व ललित गायन करीती हा हा हो आदी गान गाती तैसेची नारद तुंबरू विविध वाद्ये वाजत होती चारण स्तुती गुते गात चारण स्तुती गीते गाती सर्व जन दृष्टपुष्ट असती परमहर्षित देवललना तेथरंबा नृत्यादी करीत अभिनव हावभावयुक्त की कंदुक क्रीडासक्त सभेतनाचे इतस्तत इंद्राने तिचं पाहिले त्याचे मन कामासक्त झाले मंजुळ नृत्याने मोहले कर्तव्य विसरला सुरेश्वर सत्वर उत्सव संपवित तेव्हा सर्व स्थळ स्वस्थळी जात यथोचित सम्मानित हर्षभरित चित्ताने रंभेसी तेव्हा निमंत्रून वनात गेला तिज घेऊन एकला तेथ एकांत पाहून रममाण झाला तिच्यासह वृक्षनाना परिमलयुक्त जे होते पूर्ण प्रफुल्लित निर्मल जल प्रवाह वाहत त्यात सुवर्ण कमळे शोभती भ्रमर गुंजारव करीती नाना रंगाची वस्त्रे होती कामोद्दीपक गोष्टी किती तेथ होत्या वनांतरी रंभेसह क्रीडा करीत वज्रधारी तो कामासक्त बहुत काळ अधिका अधिकची प्रज्वलित काळ अधिकची प्रज्वलित होत तैसा कामाग्नी इंद्राचा वाढत सहवासात रंभेच्या दुर्वासमनी तेथे येत स्वेच्छेने जो विहार करीत त्यास पाहून झाला लज्जित देवराज विनम्र होई रंभेसी दूर मोलोटून दुर्वासा ते विनवी दुर्वासा ते विनित मन वंदन करी हात जोडन तेव्हा ऐसे जाहले इंद्रास सोडून त्या स्थितीत मुनिसत्तम निघून जात अतिविवल गात्रे होऊन त्वरित इंद्रवीर्य गळून पडले देवशत्रूंचा हनन करता ऐसी विकल स्थिती होता लज्जित मानसी तत्वता तेव्हा अद्भुत एक गडले इंद्राचे वीर्य भूमीवर पडत तेथे दैत्य एक जन्मत त्यासी पाहून इंद्र निंदित आपुल्या कामातिरेक कामातिरेकास आपुले घर सोडिले रंबेसही त्याने त्यागिले देवांचे अखिल राज्य नाकारिले स्वतः सनिंदी पुनः पुन्हा अहो धिक्कार माझा जगात झालो मी झालो जो मी स्खलित असुरांसम चंचल चित्त माझे कैसे जाहले देवांगना स्व स्वर्वेश्यादि मोहित देवांगना स्व स्वर्वे सर्व स्वर्वे वश्यादि मोहित माझे मन अखंडित धिक्कार असो साधुनी निंदित जीवन माझे असे सारे माझ्या कुकर्मांचा माझ्या कुकर्मांच्या दोषांचे फल पुढे मजला मिळेल ऐसे विचार स्वचित्तात त्यावेळ निंदुनिया स्वतःसी पुढे स्वधर्मी संस्थित वृत् हंता इंद्र राज्य करीत पुनरपी स्वकर्तव्यी रत परिविघ्न उभे ठाले इंद्र वीर्यापासून जन्मला भूमीत जो असुर वाढला सनपानादी देऊन रक्षिला मातेने त्याला दुसऱ्या हिमाचल दुसऱ्या हिमालयासम वाढला तो असुर महाबळे युक्त झाला अजान बाहू दीर्घाक्ष जाहला रक्तवर्ण क्रूर कर्मा प्रज्वलित अग्निसम मत्सर ऐसे ठेविले नाम भूमीने त्यासी अनुपम त्याची या स्वभावानुरूप पाच वर्षे त्यास होती तेव्हा धरित्री झाली करीती मौजी बंधन त्याचे अतिप्रीती ब्राह्मणासी बोलावून मत्सर वेदादी शिकण्यास गुरुसन्निध जाई राहण्यास आर्जवयुक्त श्रवणास करी गुरुपदेशा करी गुरु करी गुरुपदेशाचे तेव्हा अल्पसमवांत पारंगत झाला तो वेदादित तेव्हा दुर्बुद्धीच्या सुखे समवेत विवाह लाविती तयाचा मदकरान मदकरा नामक ती विलासिनी सर्व अवय शोभिनी चतुर सर्व कार्यात विषय वर्धिनी भामिनी ती मत्सर पत्नी एके दिवशी मनात दुरात्म्याच्या विचार येत विपुल तप विपुल तप आचरून समस्त ब्रह्मांड जिंकावे ओ स्व ओजाने म्हणून तो शुक्राचार्यास भेटला पंचाक्षरी विद्या शिकला त्या विद्येने तपमग्न झाला शंभूस तोषवी भक्तीने पुष्प पल्लवे शोभिवंत एशिया निर्जन वनात कंदमूल फुलानी युक्त जलपूर्ण जागी तप केले त्याने दिव्य वर्ष सहस्र पर्यंत जो निराहार राहून तप करीत पंचाक्षर मंत्र जपत हृदयी ध्यान सदाशिवाचे पाशुपती दीक्षा घेत शंकरासी तो तोषवित त्याच्या उग्रतपे क्षुभित देव जाहले आसमंती तयाच्या प्रदीप्त तेजा पुढती सूर्याचा प्रकाश मंदगती सूर्याचा प्रकाश मंदती अग्नीची उष्णता त्या पुढती मंदावली सत्वर सर्व भूतमात्रे आकुल झाली ऋषिगणांसह शरण गेली देवानी शंकरासी प्रार्थिले जगदीश्वरा रक्षण करी ऐसी प्रार्थना ते करीती मत्सराच्या तपास घाबरती शंकर पार्वती सह तै जाती आपुल्या गणांसमवेत आपला भक्त अद्भुत होता ज्या देशात अस्थित त्वचा अस्तित्वच्या समायुक्त श्वास मात्रे जीवित जो त्याच्या जीर्ण अंगावर वारुळ वाढले अनिवार संतुष्ट झाले हर ऐशा भक्ता पाहून मत्सराचे महा उग्रतप पाहिले तई मत्सरासुराचे महा उग्रतप मत्सरासुराचे महाउग्रतप पाहिले ते सर्व देव विस्मित झाले ऋषीही आश्चर्य पावले महाभागस त्या पाहून ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्री मौद्गले महापुराणे खंडे श्री खंडे वक्रतुंड चरिते पुराणोपनिषदी वक्रतुंड चरिते मत्सरासुर तपोवर्णनम नाम त्रयोविंशति त्रयोविंशतितमोध्याय समाप्त श्री गजाननार्पणमस्तु अध्याय तेविसावा संपूर्ण